ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सहावा विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन ब्रह्मदेव म्हणाले त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला सात धातूंपासून गायत्री त्रिष्टूप अनुष्टूप उष्णिक बृहती पंक्ती आणि जगती या सात छंदाची उत्पत्ती झाली रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण मनुष्य पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले त्याच्या नाकाच्या छिद्रापासून प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि ग्रहणेंद्रियापासून अश्विन कुमार सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले त्याचे डोळे रूप तेज डोके स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत त्याच्या कानापासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियापासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ स्पर्श आणि वायू निघाले आहेत त्याचे रोम उद्भीज पदार्थांचे जन्मस्थान आहेत किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत त्याचे केस दाढी मिशा आणि नखापासून मेघ बीज पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजापासून विश्वाचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहेत त्याचे चालणे फिरणे हे भूलोक भूवरलोक आणि स्वरलोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्याचे चरणकमल जे मिळाले आहे त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात विराट पुरुषाचे लिंग हे पाणी वीर्य सृष्टी मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे तसेच त्याचे जननेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहे नारदा विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम मित्र मलत्याग यांचे तर गुदद्वार हिंसा निवृत्ती मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे त्याच्या पाठीपासून पराजय अधर्मानी अज्ञान तर नाड्यापासून नद नदी तर हाडापासून पर्वत निर्माण झाले आहेत त्याच्या पोटात मूळ प्रकृती रस नावाचा धातू समुद्र समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय नारदा मी तू धर्म सनकादी शंकर विज्ञान आणि अंतकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत मी तू हे तुझे सर्व ज्येष्ठ बंधू सनकादी शंकर देवता दैत्य मनुष्य नाग पक्षी मृग सरपटणारे प्राणी गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस भूतप्रेत सर्प पशु पितर सिद्ध विद्याधर चारण वृक्ष आकाश पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव ग्रह नक्षत्रे धूमकेतू तारे वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहे हे संपूर्ण विश्व जे होते जे आहे व जे असेल सर्वांना त्यानेच वेरले आहे इतकेच काय पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ वितभरच आहे जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवतो त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो मुनिवरा मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही संपूर्ण लोक भगवंताचे अंशमात्र आहेत तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात भूलोक भूहरलोक आणि स्वरलोक यांच्याही वर महरलोक आहे त्याच्याही वर जनलोक आहे तपोलोक आणि सत्यलोक आहे तेथे क्रमशः अमृत क्षम आणि अभय यांचा नित्य निवास आहे जन तप आणि सत्य या तीन लोकात अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात दीर्घ कालपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे ग्रहस्थ लोक भूलोक भुवरलोक आणि स्वरलोक येथेच निवास करतात मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वापासून अलिप्त आहे तसेच ज्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड पंचमहाभूती अकरा इंद्रिय आणि गुणांनी अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे ते प्रभूसुद्धा त्यापासून सर्वतोपरी अलिप्त आहेत ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञसामुग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्यांच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु स्तंभ कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषीश्रेष्ठा यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव तांदूळ अशा प्रकारची धान्ये तूप आदी स्निग्ध पदार्थ सहा रस लोखंड माती पाणी रूख यजू साम चातुर्होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्प तंत्र गती मती श्रद्धा प्रायश्चित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञसामुग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने या यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजापतींनी आपले चित्त संपूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली नंतर वेळोवेळी मनु ऋषी पितर देवता दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंताची आराधना केली हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणामध्येच स्थिर आहे जे स्वतः गुणरहित आहेत परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो त्यांच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्व रज तीन शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णू रूपाने याचे पालन करतात पुत्रा तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले भाव किंवा अभाव कार्य किंवा कारण या रूपात भगवंतापासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही प्रिय नारदा भक्तियुक्त अंतकरणाने भगवंताच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिय कधी कुमार्गाने जात नाहीत मी वेदमूर्ती आहे माझे जीवन तपस्यामय आहे मोठमोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्म मृत्यूपासून सोडविणाऱ्या परम कल्याण स्वरूपाच्या भगवंताच्या चरणानाच नमस्कार करतो जसे आकाश आपला अंत जाणत नाही तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाहीत अशा स्थितीमध्ये दुसऱ्या कुणाला त्याचा अंत कसा काय लागेल मी माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाहीत तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लिलांचे गायन करीत राहतो पण त्यांचे तत्व जाणत नाही त्या भगवंतांना मी नमस्कार करतो ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात त्याचे रक्षण करतात आणि त्याचा संवारही करतात ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत ते तिन्ही काळामध्ये आणि परिपूर्ण आहेत त्यांना ना आधी ना अंत ते तिन्ही गुणांनी रहित सनातन तसेच अद्वितीय आहेत नारदा महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतकरण इंद्रिय आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो परंतु जेव्हा कुतर्काच्या पडद्यात त्यांना झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे त्याखेरीज काल स्वभाव कार्यकारणात्मक प्रकृती महत्त्व पंचमहाभूते अहंकार तीन गुण इंद्रिय प्रमांड शरीर वैराग स्थावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंताची स्वरूपे आहेत मी शंकर विष्णू दक्ष आदी प्रजापती तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन स्वर्गलोकाचे रक्षक पक्षांचे राजे मनुष्य लोकांचे राजे पाताळ लोकांचे राजे गंधर्व विद्याधर आणि चारण यांचे अधीन आहेत यक्ष राक्षस साप आणि नागांचे स्वामी महर्षी पितृपती दैत्येंद्र सिद्धेश्वर दानवराज शिवाय प्रेत पिशाच भूत कुष्मांड जलजंतू पशु राजे याखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर्य तेज इंद्रियबल मनोबल शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य लज्जा वैभव आणि विभूतीने युक्त आहेत तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत ते सर्व परमतत्वमय असे भगवत स्वरूपच आहे नारदा याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लिलावतार शास्त्रात वर्णिले आहेत त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियाचे दोष दूर करणारे आहेत तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे या ठिकाणी सहावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू